जन्मांतरी शुद्ध नाही आचरण या लागे चरण अंतरली उडवली संचितो येणे जन्मे पाहता आता पंढरीनाथा कृपा करी पतित पावन साच करी देवा या लागे कुढावा करी माझा अपराधी पातके दुष्ट दुराचारी आहाळ लोभारी संसारी काम क्रोध आदी कल्पनेच्या त्रासी तुझ न पवी ऐसे झाले देवा हा ना तो ठाव झाला पांडुरंगू नयेचे उपयोगा काय करू या नावा धावनी धावनिया धावी लव यावे तुका म्हणे मी अनेक जन्मामध्ये शुद्ध आचरण केलेले नव्हते म्हणून जेव्हा तुमच्या चरणांचा मला वियोग झाला या जन्मी आता माझे सर्व प्रारब्ध उदयास आले असेल तर आता तुम्ही माझ्यावर कृपा करा जेव्हा या पतिताला पावन करण्याचे तुमचे जे ब्रीद आहे ते खरे करा आणि यासाठीच तुम्ही माझे संरक्षण करा मी फार अपराधी आहे पातकी आहे दुष्ट आणि दुराचारी आहे या संसाराच्या ओझ्याने मी फारच त्रासलेलो आहे देवा माझ्यामधील कामक्रोधादी विकारांच्या कल्पनेच्या त्रासानेच तुझ्याजवळ मी येईन असा झालो आहे पांडुरंगा धड प्रपंच नाही धड परमार्थ नाही आणि तुझी प्राप्ती सुद्धा नाही अशा दोन्ही ठिकाणी मी अंतरलो आहे मी कुठेच उपयोगी पडत नाही याबद्दल मी काय करू तुकाराम महाराज म्हणतात हे पतित पावन असे तुझे नाव आहे तेव्हा तू माझे रक्षण करण्यासाठी माझ्याकडे धावते प्रथम भीती आळिंगण मग चरण वंदावे ऐसा माझा मोळा बापू हरी ताप कवळोनी न सांगता न भागू पांडुरंग जाणतसे तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता देवाची पहिल्या भेटीमध्ये त्याला आलिंगन द्यावे आणि मग त्याच्या चरणाला वंदन करावे असा हा विठ्ठल माझा भोळा बाबडा बाप असून पहिल्या भेटीतच आलिंगन देऊन माझ्या मनाचा तो ताप दूर करतो आपले दुःख आणि त्रास याला सांगावे लागत नाही तो आपण होऊन स्वतः जाणतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याला जो हवा तो प्रेमळ खाऊ तुम्ही कृपावंत होऊन द्यावा वचनाचा अनुभव हाती बोलवितो देवमजू परी हि नकळी भाविका जड लोका जीवासी अश्रुत हि प्रासादिक कृपाभिक स्वामीची तुका म्हणी वरावरी जातो तरी सांगत माझ्या मुखामधून जी वचने निघतात त्यांचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या हाती आलेला आहे कारण प्रत्यक्ष देवच मला बोलते करीत असतो पण जे जड आणि अभाविक लोक आहेत जे अश्रद्ध आहेत त्यांना हे काही समजत नाही पूर्वी कधी कुणी ऐकलेली नाही अशा प्रकारची कृपेची भीक मला माझ्या स्वामीने दिलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात तरी मी हे वरचेवर सांगत असतो का रे तुम्ही ठेवा बहुता निमित्ते माझी आसंचिते उडवले भक्ती प्रेम गोडी बैसले जुहारी आनंदांतरी येणे झाला कुशिली पडळू तिमीर विठ्ठली जगची भरले ब्रह्मानंदी तू का म्हणे केलो का म्हणे वेगळा आवडी गोपाळा वरी वसे अशा प्रकारे अनेक निमित्त ठेवून तुम्ही का वागता मला माझ्या पूर्वपुण्याईमुळेच हे सर्व काही प्राप्त झाले आहे माझ्या अंतकरणामध्ये भक्ती प्रेमाची गोडी निर्माण झालेली आहे त्यामुळेच मला अतिशय आनंद होत आहे या विठ्ठलाने माझ्या डोळ्यावर आलेले आज्ञानाचे पटल दूर केले म्हणूनच मला आता हे सर्व जग सर्वत्र ब्रह्मानंदाने भरलेले दिसत आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे प्रेम या गोपाळावर बसले असून त्याने मला सर्व प्रकारच्या कामनांपासून मुक्त केले आहे वेगळे केले आहे आसन शयन भोजन गोविंदे भरले आनंदे त्रिभुवन अवघिया केली काळे तडातोडी अवसर घडी पुरुणई वाटणी घातली शरीराचे भागू दुजियाचा लाग खंडीला आवडीच्या आली आहाराशी रूपू पृथक संकल्प मावळले कामतरी क्रोध बुद्धी मननाशे भ्रमाचे ओळशे गेले शांती तुका म्हणी मना श्रीरंगाचा रंग बैसला भंगू एकविध अंथरुणावर निसताना आसनावर बसताना जेवण करीत असताना मी या गोविंदाचेच ध्यान करतो आणि त्याच्या योगाने हे त्रिभुवन सुद्धा आनंदाने भरून गेले आहे काळाने सर्वांची ताटातूट केली असल्यामुळे एक क्षण सुद्धा मला विसावा मिळत नाही त्याविषयी मी माझ्या शरीराचे भाग वाटून दिले असल्यामुळे त्यावरील दुसऱ्याची सत्ता आता संपलेली आहे देवाच्याच रूपाचा हार मी मोठ्या आवडीने करतो आणि माझे निरनिराळे संकल्प पूर्णपणे आता मावळले आहेत काम कामक्रोधादी विकारामुळे मन आणि बुद्धी यांचा नाश होत असतो पण त्यांचा मी नाश करून ते शांतीला प्राप्त झाले आणि माझे सर्व भ्रम आणि दुःख नाहीसे झाले तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मनावर श्रीरंगाचा रंग चढल्यामुळे तो अखंडपणे बसला असून त्याचा भंग कधीही होत नाही जोरल्याशी काढा औषध पाचनो मुढा नारायण स्मरवितो भव व्याधी तुटेल रोकडी करुणिया झाडी निशयसी आणि का अनुपान कठीण भाग्य शीघ्र होतो तू का म्हणे केला उघडा पसारा भाग्य आले घरा दारावरी त्रिविध तापाने जो तप्त झालेला आहे अशा मूर्खाला त्या भगवंताचे स्मरण देणे हेच एक काढ्याचे औषध आहे यामुळे या संसाराचे दुःख ताबडतोब नाहीशे होते आणि निश्चयाने सर्व रोगांचा नायनाट होतो इतर सर्व उपायांच्या बाबतीमध्ये अनुपान कठीण असल्यामुळे त्यापासून क्षीण होत जातो पण नारायणाचे स्मरण हे जे औषध आहे हे त्या प्रकारचे नाही याचा लवकर गुण येतो तुकाराम महाराज म्हणतात मी हा पसारा उघड केला असून तुमच्या घरी दारी हे भाग्य आले आहे जगाचे निमित्त झोपेचा अपसरू देहाचा विसरू पाडून या ऐशिती भजने अमंगळवाणी सोंग संपादने बहुरुप्यासी सेवेशी केले लोभासी असे तया कोठे असे उरला देव तुका म्हणी मान दंभज या चित्ती तयाची फजेती करू आम्ही ज्या करण्याचे निमित्त करून याला देहाचा विसर पडतो आणि तो झोपेच्या ताबडतोब स्वाधीन होतो अशा प्रकारची भजने अगदी अमंगळ असतात कारण या ठिकाणी बहुरूप्याप्रमाणे नुसती सोंग संपादने केलेली असते मनामध्ये एक लोभाची आशा धरून लोक सेवा करीत असतात त्यांना देवाची प्राप्ती कशी काय होईल तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये मान दंभ यांना स्थान असते त्यांची आम्ही पूर्ती फजिती करू परद्रव्य परकांता नातळे जयाची या चित्ता आणि तत्वता बांधला न वजायू ऐसा अनुभव रोकडा विश्वासिती जीव जोडा एकांत त्या पुढा अवघा करी उकलो सकटांबले ती अन्नू शोधितेची मद्यपानू विषमाने भिन्नू केले शुद्धा शुद्ध तुका म्हणी नितू बरवी अनुभवी तरी काय तू मोले घ्यावे लागते दुसऱ्याचे द्रव्य दुसऱ्याची स्त्री ही ज्याच्या चित्तामध्ये कधीही येत नाही तो इतर पापकर्मांनी कधीही बांधला जात नाही हे मी निश्चयाने सांगतो असा प्रत्यक्ष अनुभव असून जो विश्वास ठेवणार आहे त्यालाच त्याचा लाभ होईल त्याच्या पुढे एकांतामधील सर्व रशांचा उलगडा होत जाईल आंबलेले अन्न मिळून जर त्याचे भोजन केले तर ते मद्यपानाप्रमाणेच होईल जे वाईट आहे त्याच्या योगाने वाईटच घडत जाते अशुद्धाच्या योगाने शुद्ध सुद्धा अशुद्ध होऊन जाते तुकाराम महाराज म्हणतात अशी ही नीती नीटपणे अनुभवात आणावी मग जे सोयीत आहे त्याला काही मोल द्यावे लागत नाही भूक पोटा पुरती तृष्णा भरवी वाखती करवी पजेती हावे भारू वाढला पुरी केशी लास फासू धोई दाढी बोडवी दोषू अविहित नाशु करवी वजन चुकता विधी शिवनी विहिते कार्यकारणापुरते न बाटे जो चित्ते अधर्माच्या तो त्यागी आज्ञा पालने ती सेवा भय धरुनिया जीवा तुका म्हणे ठेवा ठेविला तो जतन खरे तर आपल्याला जी भूक लागते ती पोटापुरतीच असते पण वाढणारी आशा मात्र आपल्याला फसवत राहते आणि पोटाची कळगी भरायला लावून आपली फजिती करते त्याच्यामुळेच आपली फार हाव वाढत जाते मोडशीचा किंवा अजीर्णाचा विकार झाला असताना योग्य तो इलाज करावा उगीच डाग देणे फास देणे याचा उपयोग नाही उगीच दाढी आणि डोई मुंडून दोषच पदरात पडतो सांगितलेला उपाय जर केला नाही तो जर चुकल्यास अयोग्य उपायाने तो उपाय करणाऱ्याचा नाश होतो विधीयुक्त रीतीने सेवन केल्याने हितकर असते कारणा इतकेच कार्य सुद्धा करीत असावे जो मनुष्य विपरीत कर्म करत्याने चित्ताने वाटत नाही त्याने अधर्माचा त्याग केला असे मानावे म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये विपरीत कर्म कधी येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनामध्ये भय धरून सेवा करीत जावे म्हणजेच आपणाला जतन करून ठेवलेला स्वसुखाचा ठेवा प्राप्त होतो कळे न कळे त्या धर्म ऐका सांगतो रे वर्मऊ माझ्या विठोबाचे नामू अट्टहासे उच्चारा तो या दाखविल वाटा तया पाहिजे त्या निता कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा पुसता चुका होतो वाटा सवे बोळावा गोमटा मोडोने दे काटा घेऊ साटा चोरासी तुका म्हणे मोलू न लगे द्यावे वेचा बोलू विठ्ठल विठ्ठलू वैसा छंदू मनाशी ज्यांना धर्म कळतो किंवा कळत नाही त्यांच्यासाठी मी एक रहस्य सांगतो आहे ते नीट ऐकून घ्या माझ्या विठोबाचे नाम मोठ्या अटहासाने उच्चारा ज्याला जी वाट पाहिजे ती वाट हा नीटपणे दाखवतो किंवा ज्याला अशा प्रकारचा वाटा हवा असेल तशा प्रकारचा वाटा हा देतो हा देव मोठा कृपावंत आहे पण त्याच्याविषयी आपल्या पोटामध्ये मात्र कळवळा पाहिजे इतर कुणा गैरमाहितीगाराच जर आपण विचारले तर आपली वाट चुकू शकते किंवा चुकीचा वाटा आपल्या हाती येतो परंतु आपल्या बरोबर हा चांगला वाटाड्या पोहोचवणारा असल्यानंतर काहीच चिंता नाही हा आपल्या भक्तांच्या पायास काटा सुद्धा मोडू देत नाही किंवा चोरांना त्याची चीज वस्तू लुबाडू देत नाही तुकाराम महाराज म्हणतात याच्यासाठी काही किंमत द्यावी लागत नाही फक्त आपल्या वाणीने विठ्ठल विठ्ठल असे नाम उच्चारावे हाच एक छंद आपल्या मनाला लागू द्यावा तरी का राजद्वारी होती सुनी अंगी दावनी निष्कामता पोकळ पोकळी तीव्रथा कासया मोकळू गोवते शिष्यांचे गबाळू तुका म्हणी ढाळी बाहेर गुदे ते निराळी हे लोक कुत्र्यासारखे राजद्वाराचा आश्रय का घेत असावेत ते आपल्या मनाची निष्कामता दाखवतात पण ती त्यांची पोकळ अशी वढाई असते हे लोक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय गोळा करीत राहतात तुकाराम महाराज म्हणतात हा त्यांचा नुसता बाहेरून देखावा असतो त्यांचे अंतरंग मात्र वेगळेच असते निराळे असते हरिच्या दासा सोपे वर्म सर्व धर्म पावले कडी देव बाहेर खांदी वैष्णव मांदी क्रीडेशी सरती येणे आटाटी नाही तुटी लाभाची तुका म्हणी समाधानू सदा म्हणू आमुची देवाच्या पावलांचे चिंतन करावे हेच एक हरिदासांना सोपे असे वर्म सापडले आहे यांना देव खांद्यावर किंवा कडेवर घेतो किंवा हे देवाला आपल्या खांद्यावर किंवा कडेवर वागवत असतात यांना खेळण्यासाठी वैष्णवांचे समुदाय अगदी तत्पर असतात यांच्यामुळेच संसाराचा सर्व खटाटोप संपून जातो आणि स्वसुखाच्या लाभाची कदापि हानी होत नाही तुकाराम महाराज म्हणतात या प्रकारामध्ये आमचे मन सदोदित अगदी समाधानी असते भूतांची नांदे जीवी गोसावीचो सकळा क्षणक्षणा जागा ठाई दृढ पायी विश्वासू धावून या सोंग तुझे विजे वसतसे तुका म्हणी जाणे धर्म धरिते वर्म चिंतनो हा गोसावी भगवंत सर्व प्राणीमात्रांच्या जीवामध्ये नांदत असतो सर्वत्र तो वास्तव्य करून राहतो याच्या पायामध्ये दृढ विश्वास ठेवून क्षणाक्षणाला तुम्ही जागत राहावी हा निराळे सोंग दाखवित असला तरी सुद्धा हा बीज रूपाने सर्वांच्या मनामध्ये वस्ती करून असतोच तुकाराम महाराज म्हणतात या देवाचे चिंतन करणे हाच एक धर्म आहे हे नीट समजून घ्या संत आले घरा तो मी अभागी दातारा कास याने पूजा करू चरण हृदयीच धरू काया कुरवंडी करुण व वाळून सांडी तुका म्हणे भावे हात जोडी असो ठावी देवा आज माझ्या घरी हे संत आले आहेत पण मी मात्र असा आभागी आहे मी त्यांचे स्वागत कसे करू त्यांची पूजा मी कशाने करू मी त्यांचे चरण मात्र माझ्या हृदयाशी धरून ठेवत आहे माझे हे सर्व शरीर त्यांच्यावरून ओवाळून टाकून देत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांना मनोभावाने हात जोडून नमस्कार करीत आहे भेद तुटली आवरी आम्ही तुमचीच हो हरी आता पाळावी पाळावे आम्हालडीवाळांची लळी आणि कांची देवा नाही जाण तशी सेवा तुका म्हणे हे वाव माझा हे तो पायी देवा सर्व प्रकारचा भेदभाव नाहीच झाला भेदभावाची कल्पना संपून गेली की श्री हरी आम्ही तुमचेच होऊन जातो म्हणूनच तुम्ही आम्हा लढीवाळांचे तुम्ही लाड पुरवा देवा मी तुझ्याशिवाय इतर दुसऱ्या कुणाची सेवा कधी जाणत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायीच माझा हेतू आहे या विषयाचीच मला एकमेव हाव आहे हा विश्रांती तुमचे चरण कमळापती पुढती पुढती नमनू घालून या लोटांगणू हे चीक जाणे काया वाचा आणि मने नीच जना लोका तळीले पाये रिस तुका देवा तुमचे चरण हीच आमची खरे विश्रांतीचे ठिकाण आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करून लोटांगण घालीत आहे आम्ही काया वाचा आणि मनाने फक्त तुमचेच चरण जाणतो तुकाराम महाराज म्हणतात मी नीच लोकांच्या पायाखाली पायरीवर उभा आहे विनवितू शेवटी आहे तैसे माझे पोटी कंठी राहावी राहावे हेची माग तसे भावी उरली वासना येणे होईल नारायणा तुका म्हणे जो देहाडाव तो नेणू पवाडा देवा माझ्या पोटामध्ये जशी भावना आहे तशीच विनंती तुला मी करीत आहे तुझे नाम माझ्या कंठात नित्य राहू दे हेच मी तुला मनोभावे सांगत आहे नारायणा याच्यामुळेच माझी सर्व वासना पूर्ण झाल्यासारखी होईल तुकाराम महाराज म्हणतात हा माझा देह तुझाच फक्त पोवाडा गात राहील आवडीची सलगी पूजा विषम तुझा भावतो ऐशी उपराटी वर्मी कडो भ्रमे न येती न लगे समाधान बोलू रुचती बोलो प्रीतीची तुका म्हणे काजवी सूत्र व्हावे गुंतली श्रीहरीची मोठ्या प्रेमाने सलगी करणे हीच त्याची खरी पूजा आहे याशिवाय दुसरा भाव मनामध्ये धारण करणे म्हणजे प्रतिकूल व्रती होय अशी या श्रीहरीच्या पूजेची उलटी वर्मी आहेत अनेकांना भ्रमामुळे ती कळत नाहीत या देवाचे समाधान करण्यासाठी काही मोल द्यावे लागत नाही त्याला प्रेमाचे बोल फक्त रुजतात तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भावाचे सूत्र एक चित्ताने त्याच्यापाशी गुंतलेले असावे बाळ मातेला ते वरी मारितेने संतोषी सुखवसे चित्तांगी ते हे रंगी मिळाली बक्षी त्याचा जीव मागू आला भागू तू बरा तुका म्हणे ऋणानुबंधे सांगे सुदे सकळा लहान बालक आपल्या आईला लाथा देते पण आईला त्यामुळे आनंदच होत जातो अशा प्रेमाच्या रंगामध्ये मिसळून गेल्यानंतर चित्तामध्ये सुखच निर्माण होते आई जो आवडता पदार्थ खाते त्याचा चांगला भाग काढून आपल्या बाळासाठी ठेवते तुकाराम महाराज म्हणतात हा प्रेमाचा ऋणानुबंध मी सर्वांना स्पष्टपणे सांगत आहे शिजल्यावरी जाळू वाया जायाचे ते मुळू ऐसा वारावा तू श्रमऊ अतिशयी नाही काम सांभाळावे वरम उचिताच्या काळ धर्म तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे अन्न पूर्णपणे शिजल्यानंतर उगीच जाळ लावण्याचा अर्थ नसतो तो वायात जातो असे विनाकारण होणारे श्रम निवारण करावेत अतिशयत्वाने काम करण्यात काही अर्थ नाही योग्य वेळेला योग्य ते करणे हाच धर्म असल्याने तो नीटपणे सांभाळावा तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही कार्याच्या वेळेला याचे महत्व समजून येते उभाईल थडी तेने घालू नये उडी पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले कायू दिसते आहारी नये जाऊ ऐशावरी आळसाचे झाडे तुका म्हणे बहुनाडे मनामध्ये भीती धरून जो अलीकडच्या काठावर उभा आहे त्याने पाण्यामध्ये उडी घालण्याचे साहस कदापि करू नये पाण्यातून तरुण जाताना जे पुढे गेले आहेत त्यांचे उपाय पाहून आपण सुद्धा त्याप्रमाणेच करावे सर्व आपल्या आटोक्यात आहे अशा विश्वासावर विसंबून राहू नये तुकाराम महाराज म्हणतात आळसाची धाड एकदा एका येऊन पडली की मग ती आपल्याला फसवत राहते शक्ती द्याव्या देवा नाही वांशी सेवा मुख्य आहे सा धर्म जाणते हो जाणावर मनापोटी देवो जाने जैसा तैसा भाऊ तुका म्हणे सोसे लागे लावे ल्याचे पिसे देवा तुमची भक्ती करण्याविषयी मला शक्ती द्या देहादी वस्तूंची सेवा करण्याची मला इच्छा नाही जाणते लोक हो या देहादी वस्तूंची सेवा करू नये हाच एक मुख्य धर्म आहे हे समजून घ्या मनामध्ये ज्या प्रकारचा भाव असेल तसाच देव होत असतो हे नीट समजून घ्या तुकाराम महाराज म्हणतात मनाला ज्याचा ध्यास असतो तसेच वेळ त्याला लागत असते कार्याची कारणू तृष्णा पाव वितेशिनू काय करून याई सोशेची तू पांडुरंगू रूपी नाही गोडी हावे हावे उरफोडी तुका म्हणे पडे भरी हायशा दळाची थोरी प्रपंचामध्ये नाना प्रकारची कारणे आणि त्यानुसार होणारी जी काही कर्मे यांची तृष्णाच कष्ट देणारी असते अशा कष्टदायक व्यवहाराचा संग कदापि करू नये तुम्ही आपल्या हौशेने पांडुरंगाचेच चिंतन करावे ज्याच्या रूपामध्येच आपल्याला जर गोडी नसेल तर त्यासाठी हाव धरून ऊर फोडण्यात काही अर्थ नसतो तुकाराम महाराज म्हणतात अशा बरोबरच्या थोरपणाच्या भरीस पडणे व्यर्थ आहे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य केला धर्म हरिभजने भजने हे जवळीले जगू चुकविला लाग कळी काळाचा कोणाही न लगे साधनांचा पांगू करणे केला त्याग देह बुद्धी तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल तू स्वतःच्या संसारावर मी पाणी सोडून शून्य घालून वाढत्या प्रकारचा पुण्यदायक असा धर्म संपादन केला मी श्रीहरीच्या भजनाच्या योगाने सारे विश्व प्रकाशित करून टाकले त्यामुळे कळी सर्व लाभच मी चुकवला आहे मी आता कोणत्याही साधनांच्या ताब्यामध्ये नाही मी देहबुद्धीचा सर्वस्वी त्याग केला आहे तुकाराम महाराज म्हणतात हरी कथा हीच खरी सुखाची समाधी आहे या हरिकथेचे गायन जो करील त्याला या संसाराचे दुःख कसलेच शिल्लक राहणार नाही विश्वासिया नाही लागत सायासू रंग अनायासे अंगा येतो लेकराच्या हाते घास मागे माता हो रसोने चित्ता सुख पावी गौरवत्या मानी आरुषा वचनी भूषण वाणी मिरवावी तुका म्हणी आहे सकळ ही साक्षी माझा कही पक्षी पांडुरंग एकदा का देवावर पूर्णपणे दृढ होऊन विश्वास ठेवला की मग कसलेच कष्ट उरत नाहीत अंगामध्ये हरिकृपा भरून प्रेम रसाचा रंग निर्माण होतो आपल्या लहान बालकाच्या हातून कौतुकाने आई घास मागित असते तो तिला मिळाला की ती पुन्हा पाना फुटून भरित होऊन जाते त्याच्या बोब्या बोलानी तिला सुख होते तो गौरव मानते त्याची वाणी हेच एक भूषण आहे असे समजून ती मिरवत राहते तुकाराम महाराज म्हणतात असा हा भगवंत सर्व साक्षी असून त्याने माझा कैवार घेतलेला आहे वैभवाचे धनी सकळा शरणागतो सत्य भावे चित्तो अर्पिले ते ने देव रो देऊ आपण वेगळे भावाची आवळे ठाया ठावू जाणोनी नेनोनी अंगाली दशा मग होय इच्छा आपणच तू का म्हणे वरी झाकट्याचे जिने माता स्तन पाने वाढविते ज्याने आपले मन अगदी सत्यत्वाने त्या एका भगवंताला पूर्णपणे अर्पण केले आहे आणि जे त्याला पूर्णपणे शरण गेले आहेत तेच सर्व वैभवाचे धनी होतात त्याला देव आपल्याशिवाय वेगळे कधी सुद्धा होऊ देत नाही तरी सुद्धा भावबळाच्या योगाने ते स्वामी सेवकांचे योग्य असे स्थान राखून नसतात सर्व काही जाणून नेनतेपणाची दशा त्यांच्या अंगाला लावलेली असते त्यांच्या इच्छेप्रमाणेच देह स्वतः होत असतो तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच आपले लहान मुलाचे जिने फार बरे आहे त्याला आई स्तनपान देऊन वाढवीत असते काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतशी नाठवनी देह पायांचे चिंतनू अवमानते क्षणो नाही मध्ये काय ऐसा पात्र होईन लाभाशी नेनो ऋषी केशी तुष्ट इलो तुका म्हणी धन्य मानी न संचितो घेईन ते नित्यो प्रेम सुख देवा माझी अवस्था अशा प्रकारे केव्हा होईल या विचाराने माझे चित्त अगदी झुरत राहिले आहे देहाचा विचार पडून मला तुझ्या पायाचेच चिंतन सतत घडावे एक क्षणभर सुद्धा त्यामध्ये कदापि अंतर पडू नये अशा या लाभास मी कधी काही पात्र होईल हे ऋषिकेशी माझ्यावर तुम्ही कधी संतुष्ट व्हाल हे काही मला कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात असे काय एकदा झाले की मी माझे संचित धन्य मानीन आणि नित्य प्रेम सुखाचा भोग घेत राहील नाही वागवितो जाणीवेचे ओझे स्वामी सेवा काजो निर्धारू हा आज्ञाते प्रमाणू हा मानी निर्धारू येणे फिटे भारो निशयसी आणि करी आम्ही विध चित्ते तैसे होऊ येते माय बापे तू म्हणे माझी ये जातीची सेवा घातलासे देवा वरी भारू मी माझ्या शिरावर जाणतेपणाचे ओझे मुळीच लादणार नाही किंवा वागवणार नाही स्वामीची सेवा करणे हेच एक माझे कार्य आहे स्वामीची आज्ञा प्रमाण मानणे हाच माझा निर्धार असून त्यामुळे माझ्यावरील हे प्रपंचाचे ओझे निशियाने कमी होणार असा माझा विश्वास आहे आमचे मन चित्त एकनिष्ठ झाल्यामुळे आम्हाला स्वामीजवळ लढिवाळपणाने हट्ट करणारे आम्ही झालो आहोत म्हणूनच आमच्या हट्टाप्रमाणे आमच्या या मायबापाला व्हावे लागते तुकाराम महाराज म्हणतात माझी स्वामीची सेवा ही अशा प्रकारची आहे मी आपला सर्व भार देवावरच घातलेला आहे काय नाही माझे अंतरी वसते व्यापगाभूते सकळानंदी चित्ताशी प्रसाद होईल चळणू तेची ते वळण मनासही सर्व शक्ती जीवी राहिल्या कुंटीतो नाही केले तो आपुले ते तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती नाचवे नाचती जडे ते हा देवच सर्वत्र व्यापकपणाने नांदत असल्यामुळे तो काय माझ्या चित्तामध्ये राहत नाही का त्याची जर कृपा झाली तर माझ्या चित्ताचे चलनवलन ठीक होईल तसेच वळण माझ्या मनाला सुद्धा लागेल माझ्या सर्व शक्ती माझ्याच जीवामध्ये गुंतून राहिलेल्या होत्या तेव्हा मी माझे हित साधले नव्हते तुकाराम महाराज म्हणतात परंतु देवा बाहुल्या नाचवणाऱ्याच्या हाती सर्व सूत्रे असून तोच ती दोरी हलवून निर्जीव अशा बाहुल्या नाचवीत असतो देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती संकल्पाचे होते विकल्पते वाहिले देह हे देवा एकसरी होईल ते बरे तेने द्वारे होता भारत्याची निवारली खंते येथे आतारिती साठवणू तुका म्हणी इच्छे पावविले कष्ट मनवनी नष्ट दुरावली देवाला एकदा अर्पण केल्यानंतर ते निर्माल्य होते त्याचा स्वीकार कोण बरे करेल कारण त्यामुळे उगीच संकल्पाविषयीच विकल्प निर्माण होतो मी हा माझा देह देवालाच वाहिलेला असून त्या योगेच माझ्या जीवाचे कल्याण होणार आहे माझ्या देहाचा देहबुद्धीचा भार माझ्या शिरावर फारच मोठा होता पण ती चिंता आता पूर्णपणे निवारली आहे या ठिकाणी फक्त रिकामी साठवण मात्र उरलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात देहासंबंधीच्या आशेमुळे मला फार कष्ट झाले पण मी आता त्या नष्ट व दुष्ट आशेला दूर केली आहे दव तीर्थ दिशे जया तोचित या दोषो जाणतिया बरे फावे देवा चुकविता संचिताची सत्ता अंतरायू शुद्धा शुद्ध ठाव पाप पुण्य बिजू पागविल तुझे फळ भोगू तुका म्हणे विश्वंभरायशे वर्म चुकविल्या धर्म अवघे मिथ्या तीर्थामध्ये ज्याला फक्त देवच दिसतो आणि इतर ठिकाणी रिकामी दिसतात हा एक मोठाच दोष त्या जाणत्या माणसातही राहतो देवाला चुकवण्यात त्याला चांगलेच भावते त्याच्याच प्रारब्धाच्या सत्तेमुळे देवाविषयी दुरत्व निर्माण होते हे स्थान शुद्ध आहे हे अशुद्ध आहे हा विचार म्हणजे पाप पुण्याचेच बीज आहे असे मान्या न मान्यावर विविध प्रकारचे फळभोग प्राप्त होत राहतात तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीहरी सर्व विश्वामध्ये भरून राहिलेला आहे हे वर्म नीट समजून घ्या हेच जर तुम्ही चुकवाल तर मग सर्व धर्म खोटेच आहेत असे मानावे लागेल काय करू सांगता ही न कळे वर्मू उपस्थित भ्रम उपजवितो मन आधी ज्याचे आले होईल हात तयावरी सत्ता केली चाली अ भुकेची अंगी चवी वादू मिथ्या वादू दुराग्रह तुका म्हणी आपो राखावे आपण संकोचाची कोणा नाही आता लोकांना मी कितीदा तरी सांगितले तरी सोहिताचे मर्मते काही समजत नाही त्याला मी तरी काय करू नको तोच भ्रम त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो ज्याचे मन हाताशी येईल त्याच्यावरच हवी तशी सत्ता करता येईल ज्याला भूक नाही त्या माणसाच्या तोंडाला कसलीच चव नसते त्याचे बोलणे हा खोटेपणाचा दुराग्रह ठरतो तुकाराम महाराज म्हणतात आपण संकोच कुणाचाच न करता आपले आपणालाच सांभाळावे अमृत अवेरी उसळले आता विचारत भूता आवश्यको आज राशी मूल लावू केजी धीर शुद्ध विजे गोमटातू खऱ्याची अंगी आपणचे चाली लावणे लाविली काय लागे तुका म्हणे चाले करावे वसावू आमाशी तो वावू धीर आहे उच्चमळून येणाऱ्या अमृताचा लोक अव्हेर करतात आणि प्राणघातक विषयाची मात्र इच्छा धारण करतात आदराने दिलेल्या नाराची कधी कुणी किंमत करू नये शुद्ध विषापोटी जे धैर्य असते तेच चांगले आहे असे समजावी खऱ्याची चाल सहजच खऱ्यासारखी असते खोट्यांना खऱ्याची रीत लावल्याने कधी लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या इच्छेने आपला व्यवसाय करा मात्र आम्ही त्याला व्यर्थ मानतो हेच आमचे मोठे धैर्य आहे अनुभवाचे रस देऊ भूता सोडू चोजविता पुढे पोते देवाचा प्रसाद रत्नाच्या वने शोभतील गुणी आपुलिया आधी भावसार शुद्धते भूमिका बीजानी पिका चिंता नाही तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंतू ते नाही लागत पसरावे जे कोणी आर्त लोक आहेत गरजू लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या अनुभवाचे सार देऊ आत्मज्ञानाविषयी जे कोणी शोध घेत आहेत त्यांच्या पुढे आम्ही आत्मज्ञानाची पोथी सोडू देवाचा प्रसाद ही एक रत्नांची ओवलेली माळ आहे ती आपल्या गुणांनी शोभून दिसते आत्मसुखाच्या मार्गामध्ये शुद्ध भूमिका असणे हेच एक सार आहे मग आत्मविचारांच्या बीजाची पेरणी केल्यानंतर भरघोष पिकाला काही चिंता नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे नावच गुणवंत आहे तो तसाच असतो त्याचे नाव मुद्दाम घेऊन काही प्रसारित करावे लागत नाही काय मज एवढा भारू हे व्यवहारू चालवाया उकल तू जाने धनी मज भोजनी कारणू चिंता ज्याची तया श्री लेकरी ते खेळावी तुका म्हणी सेवट झाला देव या बोला भोगिता हा सर्व व्यवहार चालवण्याविषयी एवढा मोठा भार कशासाठी घ्यायला हवा या सर्वांचा उलगडा करण्याचे काम स्वामीला माहीत आहे तोच एक जाणतो मी फक्त भोजन करण्याचे काम करतो व्यवहाराची चिंता ज्याची त्यालाच असावी ती स्वामीला आहेच आम्ही लेकरांनी मात्र मनस्वक्तपणे खेळत राहावे तुकाराम महाराज म्हणतात सर्व काही देव भोगणार आहे या बोलण्याने आता शेवट झाला आहे न गमे न गमे न गमे हरिविनो न गमे न गमे न गमे मेरवाशा को निघे तळमळ करी तैसा जीव जळाविन मासा दिसते दिशा ओसाऊ नाठवी भुकतानो विकळ झाले म्हणू घडी जाय प्रमाणो जुगाये की जरी तुम्ही लोळखा सांगते ऐका तुकया बंधूचा सखा जगजीवन या देवाशिवाय या श्रीहरीशिवाय मला मुळीच करमत नाही मला या श्यामसुंदरापासून अजिबात करमत नसल्यामुळे कुणीतरी मला त्याची प्राप्ती करून द्या ना पाण्याशिवाय जसा मासा तळमळतो त्याप्रमाणेच माझा जीव तळमळत आहे मला साऱ्या दिशा आता शून्यवत झाल्या आहेत मला तहान आठवत नाही की भूक स्मरत नाही माझे मन अगदी व्याकुळ होऊन गेले आहे एक क्षण यामुळे युगासारखा मोठा भासतो आहे तुकिया बंधू म्हणतात तुम्ही जरी ओळखले नाही तरी हा माझा स्वामी सर्व जगाचा जीवन आहे विठ्ठला रे तुझे वर्णिता गुण वाजू विठ्ठला रे दग्ध झाली पापी विठ्ठला रे तुझे पाहता श्रीमुख विठ्ठला रे सुख झाले नैना विठ्ठला रे तुझ देता लिंगनू विठ्ठला तन मनो निवाल्या वाह्या विठ्ठला रे तुझे ऐकता कीर्ती विठ्ठल हे विश्रांती पावले स्मरणे विठ्ठला रे तुक या बंधू म्हणे देह भाऊ विठ्ठला जीवी पाहू धरिता गेला देवा विठ्ठला तुझे गुणगान वर्णन करताना माझी सर्व पापे जळून गेली विठ्ठला तुझे श्रीमुख पाहताना माझ्या डोळ्यांना फार सुख आणि समाधान झाले विठ्ठला तुला आलिंगन देताना माझे तन मन आणि माझे हात निवून तृप्त झाले तुझी कीर्ती ऐकताना तुझे स्मरण केले असताना मनाला विश्रांती लाभली फुकया बंधू म्हणतात विठ्ठला तुझे पाय मी जीव भावे करून धरल्यानंतर माझा देहभावच नाहीसा होऊन गेला हे कांती लोकांती करू गदारुळू लेश तोही म्हणू नाही येथे घ्यावी द्यावी आम्ही आपुली या सत्ता न देखो पुसता तुझा कोणी भांडाराची किली माझे हाती आहे पाहिजे तो पाहि वान येथे तुका म्हणी आम्हा विश्वासाच्या वेळी ठेविले मोकळे देवे येथे एकांतामध्ये असताना किंवा जनसमुदायामध्ये असताना आम्ही त्या श्रीहरीच्या नामाची मोठ्याने गर्जना सातत्याने करीत राहू याविषयी शंकेच्या मळाचा थोडाही अंश मनामध्ये धरण्याचे कारणच नाही काही घ्यायचे असेल किंवा काही द्यायचे असेल तर ते आम्ही आमच्या सत्तेवरच सर्व काही करू याविषयी आम्हाला कुणी दुसरा विचारणारा सुद्धा नाही या श्रीहरीच्या कृपेच्या भांडाराची चावी माझ्या हातामध्ये आहे ज्याला ज्या नमुन्याचा माल हवा असेल त्याने तो या ठिकाणाहून खुशाल घ्यावा तुकाराम महाराज म्हणतात आमचा देवावर विश्वास असल्यामुळे त्याने आम्हाला या ठिकाणी मोकळे आणि स्वतंत्र असे ठेवले आहे स्मरणाची वेळी व्हावे सावधन कळे पडिलो विषयांचे ओढे कोणी न दिशे काढी भांडवल माझे वेच झाले भूमी ओझे तुका म्हणे कळे तोचे धावे ऐसे वेळे देवाचे स्मरण करीत असताना व्रती सावध ठेवायचे कळत नाही मी या नाना विषयांच्या ओढीमध्ये सापडलो आहे यामधून कुणी काढणारे मला दिसत नाही माझ्या जवळचे सर्व भांडवल खर्च झाले आणि आता मी देहभावाच्या अवस्थेने या भूमीला भारभूत झालो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा वेळेला तूच एक धावत येतोस आणि माझे रक्षण करतोस हे मला समजते पहा हो देवा कैसे जनू भिन्न भिन्न संचिते एक नाही आयसे दावी कैसे शुद्ध पंचभूती पंचभूते के राशी सूत्रे कैसे खेळवी तुका म्हणे जे जे जाती तैशी स्थिती येतसे देवा हे सर्व लोक कसे वेगवेगळ्या प्रारब्धाचे आहेत ते तुम्ही पहा एक प्रमाणे नाही प्रारब्धाच्या योगाने एक वाईट तर एक चांगला असा प्रकार झाला आहे पंचमहाभूतांचे एक रास निर्माण होऊनच हे विविध प्रकारचे जग निर्माण झाले असले तरी प्रारब्धाची सूत्रे वेगवेगळी कशी खेळवली जातात हे कसे काय करणार तुकाराम महाराज म्हणतात जो ज्या जातीचा असेल तशी तशी स्थिती त्याला सहज प्राप्त होत असते कोणाची या न पडो छंदा गोविंदाशी आळवू बहुतांची बहुमते अवघेरिते पोकळू घटापटा ढवळी म्हणू हो यशिन न करते तुका म्हणे पांडुरंग भरू भाग आला तू आम्ही दुसऱ्या कुठल्याही छंदामध्ये पडणार नाही फक्त एका गोविंदाचेच नित्य स्मरण करीत राहू कारण अनेकांची अनेक मते आहेत पण ती सर्व व्यर्थ आहेत घटपटादीची चर्चा केल्याने मन मात्र विनाकारण ढवळून निघते आणि व्यर्थ शीन मात्र होतो म्हणून ती कधी करीत बसू नये तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाचे चिंतन करणे हाच भाग आमच्या वाट्याला आला असल्यामुळे तो आम्ही नीट भरून ठेवू एक वेळ करी या दुखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठविन पाय हा माझा नवसू रात्री ही दिवस पांडुरंगा बहु दूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे तुका म्हणी काया करीन कुरवंडी व हो वाळुंडी सांडी मस्तकही देवा मला या सर्व प्रकारच्या पापाच्या जाळ्यातून सोडव आणि एकदा तरी दुखापासून दूर करा पांडुरंगा मग मी तुझे पाय रात्रंदिवस आठवीन हाच माझा तुला नवस आहे देवा फार दिवसांपासून मी हे भोग भोगत आहे परंतु आता मात्र यातून मला तू सोडवावेस तुकाराम महाराज म्हणतात मी माझा ध्येय आणि माझे मस्तक यांना तुझ्यावरून ववाळून टाकून देईल अनिकम्या कोणा यावे का कोळते कोण हो कामा येतो अंतकाळी तू माझी सखी होसी पांडुरंगी लव करी गे वाट पाही काया वाचा मने हेची काम करी पाहुले गोजेरी चिंतित तुका म्हणे माझी पुरवी हे आसू घाली ब्रह्मरस भोजन हे देवा तुझ्याशिवाय आम्ही कुणापाशी काकुळतेला यावे अंतकाळी आमच्या कामास कोण येणार आहे देवा तूच माझी सखी आहेस तू लवकर ये मी तुझी वाट पाहत आहे मी काया वाचा मने करून तुझ्याच शोभिवंत अशा पावलांचे चिंतन करण्याचे काम करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात मला ब्रह्मरसाचे भोजन घाल आणि माझी इच्छा पूर्ण कर आम्हाशी सकळू तुझ्या नामाचे बळू करू अमृताचे पानू दुजे नेनो काही आणू जयाचा जो भोगू सुख दुख पिडा तुका म्हणे देवा तुझे पायी माझा हेवा देवा आमच्या जवळचे बळ हे आम्हाला तुझ्या नामामुळेच प्राप्त झालेले आहे आमच्यामध्ये जी काही शक्ती आली आहे ती तुझ्या नामामुळेच मिळाली आहे या नामामृताचे आम्ही सेवन करू याच्याशिवाय आणखी दुसरे काहीच आम्हाला माहीत नाही आम्ही दुसरे काही जाणत नाही सुख दुःख किंवा पीडा रोग हे ज्याचे त्याचे भोग असल्यामुळे ते भोगतीलच तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी तुझ्या पायाविषयीच एकमेव हाव आहे हार्थ माझ्या बहुपोटी व्हावी भेटी पायाशी याशी तुम्ही कृपावंता माझी चिंता असू द्या तळमळ करी चित्तू अखंडितो वियोगी तुका म्हणे पंढरीनाथ जाणे वेथा अंतरची देवा तुझ्या पायाची मला भेट व्हावी हीच एक माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे यासाठी कृपावंता माझी चिंता थोडी तुझ्या मनामध्ये असू दे तुझा एकसारखा वियोग होत असल्यामुळे माझे चित्त तळमळत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या चित्ताची ही व्यथा तुम्ही नीट जाणून घ्या आणि ती दूर करा बहो जन्मांतरे फेरे केले ये रे सोडवे तो करुणा करे विश्वंभरे दयाळे वाहवतो मायापुरी येथे करे कुढावा तुका म्हणे तुझा कोण ऐसासीन निवारी देवा मी अनेक जन्मामधून फिरून आलो आहे आता तू यामधून मला सोडव करुणेच्या सागरा विश्वभरा दयाळा मी तुला ही विनंती अगदी आळवून मनोभावे करीत आहे मी या संसार सागरातून वाहून चाललो आहे यामधून माझे तू रक्षण कर तुकाराम महाराज म्हणतात माझे दुःख निवारण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही कराल ते काय नव्हे जी विठ्ठला चित्त द्यावे बोला भोवडिया सोडवणे घ्यावे काळचक्र हाती बहुत विपत्ती भोगविल्या झाले जीव दी मारिलेची मरे प्रारब्ध ते उरे मागुताले तुका म्हणे तुझा कुंटला उपायो म्हणवणी पायो आठविले विठला देवा तुम्ही मनात जर आणले तर काय होणार नाही यासाठी माझ्या बोबड्या बोलांच्याकडे तुम्ही लक्ष द्या मला या काळचक्राच्या हातातून सोडवा मी पहार दुःख कष्ट आणि आपत्ती आजपर्यंत सोसले आहेत भोगले आहेत पाठीमागच्या प्रारब्ध कर्मामुळे जन्मास आलेल्यांना नीट जगता येत नाही मरणाऱ्यांना नीट मरता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला शरण येण्याशिवाय मला दुसरा उपाय माहीत नाही म्हणून देवा मी तुमचे पाय आठवले आहेत दौरलो भक्ती सुखे सेऊ अमृत हे मुखे संत संगे सारू काळू प्रेम सुखाचा कल्लोळू ब्रह्मादिकाशी राणी तो हा आनंद मेदिनी नाही वैकुंठीचा पांगू धावे कथे पांडुरंगू मुक्त व्हावे काशासाठी कैची येणे रसे भेटी तुका म्हणे गोडू हे चिपुरे माझे कोडू या श्रीहरीच्या भक्ती सुखाने मी शोभिवंत झालो आहे डवरून गेलो आहे याच्या नाम अमृताचे सेवन आता मुखाने करूया संतांच्या संगतीमध्ये काळ घालू कारण तेथेच प्रभू प्रेमाचा सुकाळ आहे ब्रह्मादिकांना सुद्धा ज्याची आवड आहे तो हा प्रभू कृपेचा आनंद या पृथ्वीवर फार मोठा आहे पांडुरंगाला वैकुंठात राहण्याची उत्कट इच्छा नाही त्या ठिकाणची ताबेदारी तो मानत नाही पण आपल्या भक्तांच्या कथेमध्ये मात्र तो धावत धावत येतो मुक्त होण्याची आता इच्छा कशासाठी करावी मग या रसाची भेट कशी होईल तुकाराम महाराज म्हणतात हा संतांचा संग आणि भक्तीचे हे सुख मला पुरे आहे या ठिकाणीच माझी इच्छा परिपूर्ण होत असते फोडिले भांडारे माप घेऊन या खरे केली हरिनामाची वरू मागितले आता सरू देशात सुकाळू झाला हर पला काळू घ्यावी धनीवरी तुका म्हणे लहान थोरी या देवाच्या कृपेने आता भांडार फोडले आहे आणि मी प्रेमाचे मा हातामध्ये धरले आहे या श्रीहरीच्या नामाची रेलचेल करून सोडतो आहे सर्वत्र देशामध्ये या श्रीहरीच्या नामाचा आता सुकाळ झाला असून मागील सर्व दुष्काळ संपून गेला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता लहान थोरानी मनाची तृप्ती होईपर्यंत याचे सेवन करावे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगू झाली काहीच या बाही पुढे चाले नाही आवडीने गर्भाची आवडी मातेचा डोहळा तेथीचा जिव्हाळा तेथही बिंबे तुका म्हणी तैसा ओतला ठसा अनुभव सरीसा मुखाला मी या आनंदाच्या डोहामध्ये डुंबत आहे या डोहामधील लाटा सुद्धा आनंदाच्याच आहेत आणि या आनंदाचे अंग ही आनंदाचेच होऊन गेले आहे मला झालेल्या या अलौकिक सुखासंबंधी मी काय वर्णन करून सांगू काहीच्या काहीच सारे होऊन गेले आहे त्याच्या प्रेमामुळे माझी पुढची चालच संपून गेली खुंटून गेली गर्भामध्ये असणाऱ्या जीवाची जशी आवड असते तशीच इच्छा त्याच्या आईला होत असते गर्भामधील जिव्हाळा आईच्या ठिकाणीच प्रकट झालेला असतो तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच अनुभवाचा जोठ ठसा माझ्या चित्तावर उमटलेला आहे त्याप्रमाणेच माझ्या वाणीतून तो आता प्रकट झाला आहे म्हणवनी धरिले पायो अवो माये विठ्ठले आपुलेचे करुणी घ्यावे आश्वासावे नाभिसे वाढनिते तळमळ चित्ता क्षमाता करावी तुका म्हणे जीवी वसे मज नसे वेगळे हे विठ्ठल आई विठ्ठल माऊली मी तुझे पाय हृदयाशी धरले आहेत तू मला आपलेशे करून घ्यावेस आणि भिवू नकोस असे मला आश्वासन द्यावेस माझ्या चित्तामध्ये जी तळमळ वाढलेली आहे ती तू शांत करावीस तुकाराम महाराज म्हणतात तू माझ्या जीवाच्या ठिकाणी वास्तव्य कर आणि माझ्याशिवाय तू निराळी राहूच नकोस कल्याण या आशीर्वादे जाती द्वंद्वे नासोने आश्वासिले नारायणे प्रेमदाने अंतरिचा गेली निवारोने आता सकळ चिंता यावरे तुका म्हणे गाता गीतो आले हि तो सामोरे या देवाने एकदा का कल्याण होऊ दे असा आशीर्वाद दिला की मग सर्व सुख दुःख अशा निराशा ही सर्व द्वंद्वे नाहीशी होतात या नारायणाने तर मला अंतकरणामधील प्रेमाने आशीर्वाद देऊन आश्वासन दिले आहे आता माझी सर्व चिंता नाहीशी झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीच्या प्रेमाचे गीत गाता गाताच माझे हित माझ्या समोर येऊन ठेपले आहे हरी वेली पावले विस्तारू फळी पुष्पी भारू ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षी राजू साधावया काजू तृप्तीचे या मुडीची या बीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळू गोडी ते रसाळू अंतरिलू या देवाच्या नामरूपी वेलीचा विस्तार आता भरपूर झाला आहे तो रसदार फळा फुलांनी भारावलेला आहे माझ्या मना या वेलीवर पक्षीराज होऊन तू तृप्तीचे कार्य साधण्यासाठी जाऊन बैस या फळात मूळच्या बीजाचीच गोडी आलेली आहे अशा या फळाची प्राप्ती तू लवकर करून घे तुकाराम महाराज म्हणतात हा काळ क्षणाक्षणाने व्यर्थ जातो आहे त्यामुळे या फलप्राप्तीची गोडी हळूहळू कमी होईल तरी तू ताबडतोब हे कार्य साधून घे आता उगीच वेळ घालवू नकोस बरवी ऐशी आली म्हणा नारायणा या काळी देवा मा प्राण सखा झाले दुखा खंडनू जन्मांतरीच्या पुण्य राशी हो त्या त्याची फळ आले तुका म्हणे निज ठेवा होईल देवा लाधलो देवा यावेळी तुमच्या मनात चांगले असेच आले आहे देव आमचा प्राणसखा असून त्याच्या प्राप्तीने आमच्या दुःखाचे खंडन झाले अनेक जन्मांच्या पुण्यराशी होत्या त्या त्याच्या प्राप्तीच्या रूपाने आज फळाला आल्या तुकाराम महाराज म्हणतात देवा यामुळेच मीच सुखाचाच ठेवा प्राप्त झाला आहे जरी हे आड येते लाजू कैसे काजू साधते करणे केली उठावटी पायी मिठी घातली समर्पिला जीव भावू धरिला भाऊ अखंडू तुका म्हणे आड काही काळ नाही घातला ही लाज प्रभु प्राप्तीच्या मार्गामध्ये जर आड येणार असेल तर मग हे कार्य कसे काय साधू शकेल यासाठी जे काय करायचे आहे ते साधण्यासाठी त्याच्या पायानाच मिठी घातली माझा सर्व जीवभाव मी त्याला समर्पण केला आणि त्या प्रभूविषयी अखंडित भाव मी माझ्या मनामध्ये धारण केला तुकाराम महाराज म्हणतात हे करण्यामध्ये मी काही काळमध्ये व्यर्थ घालवला नाही ताबडतोब केली पात्र शुद्ध चित्त ग्वाही न लगे काही सांगणे शूर तरी सत्याची व्हावी साठी जीवे करुणी अमुपच सुख मानू स्वामी जनो मानावे तुका म्हणे जैसे वाणी तैसे म्हणे परिपाकू पात्र शुद्ध असल्याची ग्वाही आपले चित्तच देते त्याच्याविषयी काही सांगावे लागत नाही शूर व्हायचे असेल तर जीवावर उदार होऊन खऱ्या अर्थाने व्हावी यामुळे अपार अशा सुखाचा लाभ होतो आणि लोकांमध्ये आणि स्वामीकडे आपल्याला मान मान्यता मिळते तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे बोलणे असते त्याप्रमाणे मनाची स्थिती होत असते प्रगटले ज्ञान नारायण भूती ते अनुभवच घेऊ व्हावा विनंती देवा करुणिया देखो वेकी व देवानी पडल्या कानी प्रमाणे तुका म्हणे योगक्षेम घडे ते वर्म साधावे सर्व प्राणी मात्रामध्ये सर्व चराचरामध्ये एक नारायणच भरून राहिला आहे हे ज्ञान प्रकट झाले याविषयी देवाला विनंती करून पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो एकमेकांचे ऐकून आणि पाहून वाणी याप्रमाणे बोलत राहते तुकाराम महाराज म्हणतात ज्यामुळे सर्व प्रकारचा योगक्षेम होईल ते वर्म साध्य करून घ्यावी मुख्याधी विषय त्यागो विधी भागो पाळणे मन पावे समाधानू हे दानो देवाचे उदासीन वृत्ती देही चाड नाही पाळणे तुका म्हणी नाही भयो समसोयो विषमाचे विषयांचा त्याग करणे हेच मुख्य आहे याच विधीचे पालन करावे यामुळे मनाला समाधान प्राप्त होते आणि हेच देवाचे दान आहे देहाविषयी आपली वृत्ती उदासीन राहावी उदासीन असावी त्याच्या परिपोषणाची इच्छा मनामध्ये नसावी तुकाराम महाराज म्हणतात अनुकूल आणि प्रतिकूल भावांचा त्याग करून मनाची अवस्था निर्भय अशी व्हायला हवी आता हेचे सारू हेचे सारू मूळ बिजरे आई का आवडीने आवडे उरे जे ज्या झुरे ते त्यासी प्रेमाची या सूत्र दोरे नाही उरी उरवे तुका म्हणे चिंतन बरे आहे खरे खऱ्यापे हे सारभूत असे मुळवीच आहे हे नीटपणे समजून घ्या प्रेमाने प्रेमच वरते आणि ते ज्याविषयी असते त्याच्याविषयीच जीव नेहमी झुरत राहतो ज्याच्याविषयी प्रेम आहे ते प्रेमसूत्र कसलीच उणीव शिल्लक ठेवीत नाही तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी खऱ्या वागणुकीचे आहेत त्यांच्या ठिकाणी प्रभूचे चिंतन तेवढे शिल्लक राहते केला तैसा अंगीकारू माझा भारू चालवे होऊ अंतराय बुद्धी कृपानिधी निदावी आम्ही तरी जड़ जीवो कैसा भाव पुरता अनन्य भावे घावे सेवा आम्हा देवा घरेसी तुम्ही आम्ही शरणागते कृपावंते रक्षिजे तुका म्हणे भाकू किव असो जीव जोडामी देवा तुम्ही माझा जसा स्वीकार केला त्याप्रमाणेच माझा भार तुम्ही घेतला पाहिजे हे कृपानिधी तुमच्याविषयी माझी जी काही बुद्धी आहे त्यामध्ये कधी वियोगाची भावना निर्माण होऊ देऊ नकोस देवा आम्ही तर केवळ जड जीव आहोत तुमच्याविषयी परिपूर्ण असा भाव कसा काय होणार म्हणूनच देवा अनन्य भावाने जशी घडेल तशी सेवा तुम्ही आमच्याकडून करून घ्यावी आम्ही तुला शरण आलो आहोत तू आमचे रक्षण कर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जडजीव आहोत म्हणूनच तर तुमची करुणा भाकीत आहोत सोशे बहुगर्भवासी मेलो असो उपवासी नाही सखी ऐसी ते ते कोणी भेटले करी करी रे सोहितू देह तव हे अनित्यू नाही दिले चित्तू सोडवू मोहा पासुनी फाळी तोंडाची आघासी तेची हो या नारसी या नवी ऐसे खेदी परी सोडविना तुका म्हणे धनमाने माझ्या वाटलो मी पणे नाही दिला जनी देखो लाभे हा लाभ मोठ्या हौशेने मी अनेक प्रकारचे गर्भवास धारण केले त्यामध्ये मी मेलो आहे की उपाश आहे याची चौकशी करणारी येथे एक सुद्धा मैत्री मला भेटली नाही हे म्हणा यासाठीच तू आपले हित साध कारण हा देह मरणारा असून मला मोहापासून चित्ताची सुटका करून घेता आली नाही तोंडामधील घात भरून जी पालन पोषण करते ती आई सुद्धा अशा वेळी वेगळी होते तिला काय याविषयी खेद होत नाही ती खेद करते पण ती काही अंतकाळी आपणाला सोडवत नाही तुकाराम महाराज म्हणतात या प्रपंचामधील धनामुळे आणि मानामुळे आणि मीपणाच्या भावनेमुळे मी आजपर्यंत बाटून गेलो होतो माझ्या मनाने यासंबंधी लाभ किंवा नुकसानी याविषयी कधी विचार करू दिला नाही